सत्याची करुणा करा महिमा तुझा पार युगंधरा क्रांती विरा वंदन तुला त्रिवार विश्वशांतीचा मार्ग दो बुद्धाने दिला त्या बुद्धाचा धम्म जगिया वंदनीय ठरला